मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना सात डिसेंबर सोळाशे एकाहत्तर रोजी एक पत्र लिहिलं होतं या सुंदर पत्रामधून आपल्याला महाराजांची स्वराज्यातले उद्योगधंदे आणि कामगारांबद्दलची काळजी त्यांचं अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान व्यापाराची जाण आणि थक्क करणारी दूरदृष्टी दिसून येते मित्रांनो महाराजांचं हे अस्सल अफलातून पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्यासोबत त्या पत्राचा अर्थही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्या अगोदर आपण ह्या पत्राची जरा पार्श्वभूमी समजावून घेऊया स्वराज्याच्या कोकण किनारपट्टीवरील अनेक मिठागर म्हणजे स्वराज्यातल्या हजारो लोकांसाठीचा रोजगार होता तसंच मिठावरचा कर हे स्वराज्याच्या उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन होतं गोव्याच्या पोर्तुगीजांनाही मग मिठाचं महत्त्व कळालं आणि त्यांनी मिठाच्या व्यापारात उतरण्याचा निर्णय घेतला स्वराज्याचं मीठ हे जाडं भरडं होतं पण पोर्तुगीजांनी एका ठरलेल्या व्यापारी नीतीनुसार उत्तम प्रतीचं मीठ गोव्याजवळ बनवायला सुरुवात केली स्वराज्याच्या कोकणाची मिठावर असणारी ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी हे उत्तम प्रतीचं मीठ मुद्दामहून अतिशय कमी किमतीत विकायला सुरुवात केली त्यामुळं झालं असं की देशावरच्या साऱ्या व्यापाऱ्यांनी कोकणचं मीठ खरेदी न करता गोव्याचं म्हणजे बारदेशाच्या पोर्तुगीजांचं स्वस्त सुबक मीठ विकत घ्यायला सुरुवात केली महाराजांच्या हे लगेच लक्षात आलं आणि त्यांनी अतिशय तातडीनं पावलं उचलून हे पत्र लिहिलं त्यावेळी गोव्याकडून उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर महाराजांची सत्ता होती इथले जकात नागे कुडाळच्या सरसुभेदारांच्या अखत्यारीत होते महाराज कुडाळचे सरसुभेदार नरहर आनंदरावांना आज्ञा देतात की साहेबी प्रभावळी पासून तहद कल्याण भिवंडी पावेतो मिठाचा जबर तह दिला आहे ऐसियासी बारदेशात मीठ बंदरे आहेत तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत ऐसियासी हाली आपणाकडे मिठाचा पाड जबर आला हे ऐकून उदमी खळक बारदेशाकडे जातील तरी तुम्ही गाठी जकाती जबर बैसवणे म्हणजे स्वराज्यातलं मीठ महाग पडत असल्यामुळं सगळे व्यापारी आता गोव्यातून खरेदी करताय स्वराज्याचं मोठं नुकसान होतंय तेव्हा तुम्ही घाटांवरच्या जकात नाक्यांवर म्हणजे संगमेश्वर आणि प्रभावळीच्या चौक्यांवर गोव्याकडून येणाऱ्या मिठावर जबरदस्त कर बसवा महाराज पत्रातून पुढे आज्ञा देतात पारदेशात मीठ पिकते त्याच्या हिशेबे प्रभावळीकडे संगमेश्वरीकडे मीठ विकते त्याने कित्येक जबर पडते ते मनास आणून त्या अजमासे जकाती जबर बैसवणे की संगमेश्वरी इत्यादी घाट पावे तो जे बेरीज पडेल त्या हिशोबे बारदेशाच्या मिठास जकाती ठेवणे संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे म्हणजे महाराज म्हणतात की हा कर इतका जबरदस्त पाहिजे की व्यापाऱ्यांना गोव्यातून मीठ खरेदी करणं हे कोकणच्या मीठ खरेदीपेक्षा कितीतरी पटीनं महाग पडलं पाहिजे आपल्या ह्या आज्ञापत्राचा उद्देश आणि अर्थ स्पष्ट करताना महाराज शेवटी म्हणतात जो ह्या पत्राचा मुख्य प्राण आहे तो भाग असा की जरी जबर जकातीचा तहनेदा मुलाहिजा कराल म्हणजे कुल उद्यमी खळक देशास ओढेल आपली कुल बंदरे पडतील तरी रोखा पावेल तेज घटिके स्कूल घाटी जकाती जबर करणे संगमेश्वराहून बारदिशीच्या मिठास जबर निरक पडे ती गोष्ट करणे ये गोष्टीत साहेबाचा बहुत फायदा आहे जरी जबर किमती केली आहे त्या हिशेबी बारदेशीच्या मिठास जबर पडे ती गोष्ट करणे मुलाहिजा न करणे मिठाचा मामला हजराही बद्दल कर्द लाख रुपये यावयाचा मामला आहे म्हणजे जर आपण असं केलं नाही तर स्वराज्यातली मिठागरे बंद पडतील आपले लोक बेरोजगार होतील आणि ते कामाच्या शोधात गोव्याला जातील मग पोर्तुगीज गोवेकर त्यांचं आर्थिक शोषण तर नक्कीच करतील पण मिठावर एक हाती नियंत्रण आल्यानं ते नंतर मिठाचे भाव मनमानी वाढवून अमाप नफा कमवतील पण आपण जर असा कर वाढवला तर व्यापारी एकतर पुन्हा कोकणातून मीठ खरेदी करायला सुरुवात करतील नाहीतर आपल्याला लाखो रुपयांचा मिठाचा कर देतील आणि स्वराज्याचा फायदा होईल मित्रांनो आपण शिवचरित्राकडं अत्यंत सीमित नजरेनं बघतो महाराजांनी अफजल खानाची आतडी बाहेर काढली शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली एवढ्यावरच शिवचरित्र संपत नाही महाराजांच्या शिवचरित्राची व्याप्ती ही फार मोठी आहे आर्थिक सामाजिक राजकीय अनेक अंगी आज साडेतीनशे वर्षांनंतरच्या काळातही शिवचरित्राचा अभ्यास आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवून जातो छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून गोव्याच्या पोर्तुगीजांच्या मिठावर जबरदस्त कर लादण्याची जी आर्थिक नीती अवलंबली त्याचे पुढे स्वराज्याला काय फायदे झाले हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो गोव्याच्या पोर्तुगीजांच्या मिठावर जबरदस्त कर लादल्यानं ते महाग झालं कोकणातल्या मिठाला पुन्हा मागणी आली यासोबतच महाराजांनी केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे हळूहळू कोकणच्या मिठाचा दर्जा खूप चांगला झाला आणि ते गोव्याच्या मिठाच्या दर्जापेक्षाही सुबक आणि सुंदर बनलं त्यावेळेपर्यंत स्वराज्याचं आरमार प्रचंड ताकदीचं आणि आकारानं खूप मोठं झालं होतं स्वराज्यासाठी अनेक सागरी किल्ले बनवून महाराजांनी समुद्रावर आपली दहशत निर्माण केली होती सोळाशे सत्तरच्या दशकात अरब स्थानात इराणमध्ये आणि आफ्रिकेत मिठाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता महाराजांनी या संधीचा चांगला फायदा घेतला स्वराज्याच्या कोकणचं मीठ जहाजांमध्ये लादलं जाऊन इराण अरबस्थान इजिप्त आणि आफ्रिकेकडे पोहोचू लागलं या सशक्त आरमाराच्या जोरावर महाराजांनी मर्चंट नेव्ही म्हणजे व्यापारी आरमाराची ही स्थापना केली आणि स्वराज्याच्या अनेक वस्तू जसं की नारळ सुपारी काजू ह्या मिठासोबत निर्यात होऊ लागल्या या समुद्री आंतरराष्ट्रीय व्यापारामधून महाराजांनी स्वराज्यासाठी लाखो रुपये कमवले मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद